सोळाशे ऐंशी सालच्या एप्रिल महिन्यातील तो शेवटचा आठवडा होता स्वराज्याचं भवितव्य ठरवणारी ती रात्र होती तळबिडाच्या हंबीरराव मोहितेंच्या वाड्यामध्ये त्या रात्री एक अतिशय गुप्त गंभीर आणि महत्वाची मसलतीची बैठक चाललेली होती भिंतीवरच्या मशाली शांतपणे उजेड फेकीत होत्या त्या मशालींच्या नाचऱ्या उजेडात धीरगंभीर चेहऱ्याचे हंबीरराव मोहिते बैठकीत लोडाला टेकून बसलेले होते त्यांच्यासमोर त्यांचे धाकटे बंधू शंकराजी मोहिते बसले होते त्या महत्वाच्या बैठकीत आनंदराव निंबाळकर रुपाजी भोसले महाजी मापोलकर महाजी गुजर हरिप्राव पेराणे असे अनेक स्वराज्याचे विश्वासू आणि मातब्बर सरदार बसलेले होते हंबीरावांच्या शेजारी त्यांचे चिटणीस दौत लेखणी आणि काही महत्वाची कागदपत्र घेऊन बसलेले होते मामला मोठा गंभीर होता वातावरणात तणाव होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह गोंधळ आणि अस्वस्थता दाटून आलेली होती स्वराज्याची हंबीर हंबीररावांनी सगळ्यांना तातडीचे निरोप पाठवून फौजे सगळं बोलवलं होतं अगदी जेवत असाल तर हात धुवायलाच तळबिडाला वाड्यावर या असा ताबडतोब निरोप होता स्वराज्याच्या दौलतीसाठी ते दिवस अत्यंत मोक्याचे होते सगळी मदार आता सर लष्करांवर होती धास्तावलेल्या चेहऱ्यानं सगळे सरदार शांत बसलेले होते कधी एकमेकांकडे तर कधी समोर बसलेल्या हंबीररावांकडे पाहत होते माशालीं काहींच्या पिवळ्या हलत्या उजेडात काहींच्या कपाळावर घाम आलेलाही दिसत होता ती शांतता असह्य होती समोरच्या बैठकीत हंबीरराव एखाद्या ढाण्या वाघासारखे रुबाबात ऐटीत बसलेले होते त्यांचे भेदक करारी डोळे सगळ्यांवरून अळीपाळीनं फिरत होते जणू त्या भेदक डोळ्यांनी हंबीरराव प्रत्येक सरदाराच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होते समोरच्या तपकावर ठेवलेल्या सरबताच्या चांदीच्या पेल्यांकडेही कुणाचंच लक्ष नव्हतं त्या अस्वस्थ शांततेचा भंग करीत हंबीररावांनी एक दीर्घ श्वास सोडला आपल्या पिळदार भरघोस मिशांवर हात फिरवीत ते म्हणाले पेशवा मोरोपंत आणि सुरनीस अण्णाजीच्या पाचाडच्या दिमतीच्या फौजेचा कराडला तळ पडलाय महाराणी साहेबांनी आमासनी हुकमाचा खलिता धाडलाय पेशवे सुरनिसांनी तो आपल्या हिजिबाकडून आम्हाला धाडलाय आणि मग हंबीरराव आपल्या चिटणीसाकडे वळून म्हणाले चेटणीस दावा वाचून तो खलिता चिटणीसांनी खलिता वाचायला सुरुवात केली पेशवे सुरनीस देतील त्या मसलतीस जोड घालून असणे फौजे सुद्धा त्यांचे पाठीश राहून आम्हाच बाळराजांस रक्षून चालवणे तुम्ही घरचेच आहात तुमचे पुढे बरे ऊर्जित होईल जाणीजे चिटणीसांचं पत्राचं वाचन संपल्यानंतर हंबीररावांनी विचारलं आता तुम्ही समध्यांनी महाराणी साहेबांचा हुकूम ऐकला आता आम्हाला सांगा तुमचा यावर काय विचार आहे हंबीररावांच्या प्रश्नानं सगळे सरदार आणखीनच गोंधळले एप्रिल सोळाशे चा तो महिना स्वराज्यासाठी अत्यंत बाका होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी भर माध्यांनी बारा वाजता थोरले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ झाला होता पण महाराजांच्या निधना अगोदरच बऱ्याच दिवसांपासून राजधानी रायगडावर एक महाभयंकर कट शिजत होता रामायणात कैकईच्या मनात तिच्या मंत्रादासीनं रामासारख्या सुपुत्राबद्दल द्वेष मत्सर आणि सुडभावना पेटवली होती भडकवली होती राम केवळ आपल्या पोटी जन्मला नाही एवढ्याच कारणावरून कैकेयीनं निर्दोष रामाला बारा वर्ष वनवासात पाठवलं होतं मंथरेकडून केवळ सावत्र भावनेनंच कैकेयीनं स्वतःचे कान फुंकून घेतले होते राजा दशरथांचा नाईलाज झाला होता अंत्यसमयी दशरथांना रामांचं दर्शन आणि रामांना दशरथांचं दर्शन मिळू शकलं नाही रामराम करीत शोकाकुल दशरथांनी आपला प्राणत्याग केला होता रामायणाची इथं रायगडावर पुनरावृत्ती होत होती आंधळ्या पुत्र प्रेमापोटी राजाराम महाराजांना राज्याभिषेक व्हावा म्हणून सोयराबाई महासाहेब अगदी इरेलाच पेटल्या होत्या इथं मंत्रादासीची भूमिका निभावली ती सुरणीस अण्णाजी दत्तो या अत्यंत कुटील आणि पाताळयंत्री माणसानं त्याच्या चालाकीच्या डावामुळं शंभूराजांना फार त्रास सहन करावा लागला होता मंत्रादासी आणि कैकईनं निदान रामांच्या चारित्र्यावर तरी शिंतोडे उडवले नव्हते पण या महानालायक आणि महाभ्रष्ट अण्णाजी दत्तोनं मात्र शंभूराजांच्या चारित्र्यावरच खूप शिंतोडे उडवले होते शंभूराजांवर बदफैली व्यसनी असे बिनबुडाचे घाणेरडे आरोप अपसमज पसरून त्यानं शंभूराजांची प्रतिमा मलिन करण्याचा घाणेरडा प्रयत्न गेली कित्येक दिवस चालवला होता एक वेळ शंभूराजांना खरोखर वनवास दिला असता तर त्यांना कमी दुःख झालं असतं पण चारित्र्यावरच अनेक खोटे घाणेरडे आरोप झाल्यामुळं शंभूराजांना फार दुःख अगोदरच सहन करावं लागलं होतं तिकडं रायगडावर दिवसेंदिवस महाराजांची प्रकृती खालावत चालली होती आणि महाराणींच्या आदेशानं रायगडाचे सर्व दरवाजे चित दरवाजा पालखी दरवाजा नाणे दरवाजा आणि सगळ्या चोरवाटा बंद करण्यात आल्या होत्या रायगडाचा सर्व कारभार सोयराबाई आणि अण्णाजी दत्तो यांच्या विश्वासातील माणसांनी हातात घेतला होता खंडोजी नाईक रायगडचा हवालदार कान्होजी भांडवलकर शहाजी भोसला गणोजी कावळा अण्णाजी दत्तोचा भाऊ सोमाजी दत्तू हिरोजी फर्जन इत्यादी विश्वासू लोक गडाचे पहारेकरी आता होते सात महालात रोज नवी कुट आणि मसलती होत होत्या रायगडावरून पायथ्याशी असणाऱ्या पाचाडला सुद्धा कसलीही खबर जाणार नाही एवढा सक्त पहारा रायगडावर होता अण्णाजी दत्तो म्हणजे काय साधा माणूस नव्हता अण्णाजी दत्तो हा एक महाकुटील माणूस ज्यानं पायानं मारलेली गाठ भल्या भल्याना दोन्ही हात लावून आणि दातानं प्रयत्न करूनही सुटायची नाही इतका बुद्धिमान अण्णाजी दत्तोच्याच नेतृत्वाखाली दुर्गम पन्हाळा कोंडाजी फर्जननं केवळ साठ जणांनीशी जिंकून घेतला होता यावरूनच आपल्याला अण्णाजी दत्तोच्या भयंकर बुद्धिमत्तेची कल्पना येईल अंतरुणावर पडलेले छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजांना पत्र पाठवून बोलावून घेण्यासाठी रोज सांगत होते शंभूराजांच्या आठवणींना तळमळत होते पण महाराजांची पन्हाळ्याला पाठवण्यासाठी लिहिलेली पत्र रायगडाच्या खालीच उतरत नव्हती सात महालात ती गडप होत होती इकडे पन्हाळ्यावर शंभूराजे आपल्या आबासाहेबांच्या भेटीसाठी तळमळत होते भुकेल वासरू गाईजवळ जाण्यासाठी जशी तडफड करील तशी शंभूराजे तडफड करत होते रायगडावर येण्याची वारंवार परवानगी मागत होते पत्र लिहित होते पण ती पत्र फक्त रायगडाच्या दरवाजापर्यंत पोहोचायची आणि नंतर तिथून महालात गडप व्हायची अंतरुणा अशी खेळलेल्या छत्रपती शिवरायांपाशी ते पोहोचायचीच नाही लांडग्यासारख्या अण्णाजी दत्तोनं सगळ्या मंत्र्यांभोवतीही आपली जाळी विणली होती कुणाला लालूच देऊन कुणाला गोड बोलण्यात फसून तर कुणाला चक्क मारण्याची धमकी देऊन त्यानं आपल्या बाजूला ओढलं होतं मंत्री प्रल्हाद निराजी तसे त्याच्या गोड बोलण्याला बोलणारे नव्हते पण अत्यंत चलाक होते त्यांनी ओळखलं की जर आपण यावेळी अण्णाजीला विरोध केला तर अण्णाजी आपल्याला जिवंतच ठेवणार नाही म्हणून ते योग्य वेळेची वाट पाहत शांत बसले होते महाराजांचा काळ झाल्यानंतर त्यांना घाईघाईनं बडागणी देऊन रक्षाविधीही लवकर उरकण्यात आला अण्णाजी दंतोन नंतर आपल्या हालचाली जलद केल्या सोयराबाई महाराणी साहेब आणि राजाराम महाराजांच्या आडून स्वराज्याची सगळी सूत्र स्वतःच्याच हाती घ्यायची अशी त्याची महत्वाकांक्षी राक्षसी योजना होती अण्णाजी दत्तोच्या गोड बोलण्याला फसून त्याच्या हाती लागलेली सर्वात मोठी आणि महत्वाची शिकार होती मोरोपंत पिंगळे अर्धसत्य आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीनं त्यानं मोरोपंतांनाही कटात ओढलं मग रावजी सोमनाथ सारखी तळ्यात मळ्यात असणारी स्वार्थी मंडळी आपोआप त्या कटात सामील झाली रायगडावरून बाळाजी आवजीच्या मुलाला हाती धरून त्याच्या ताब्यातले स्वराज्याचे चिटणीसी सही शिक्के वापरून अण्णाजीनं अगदी उच्छाद मांडला स्वराज्याच्या सई शिक्क्यांनीशी लिहिलेल्या सरकारी पत्रांच्या मदतीनं अण्णाजी दत्तोनं कोल्हापूर प्रांतातल्या जनार्दन पंत हनुमंते आणि सुमंत पेडगावकर यांनाही आपल्या कटात सामील करून घेतलं अण्णाजीच्या दुर्दैवानं आणि महाराष्ट्राच्या सुदैवानं त्यानं जी एक भयंकर खेळी केली होती ती फसली नाहीतर स्वराज्याचा इतिहास काही वेगळाच असता अण्णाजीची ही चाल फारच भयंकर आणि घातक होती संभाजीराजे त्यावेळी पन्हाळ्यावर होते पन्हाळ्याचा किल्लेदार हवालदार बहिरजी इंगळा हा होता तर कारभारी विठ्ठलपंत महाडकर होता हे दोघही अण्णाजीच्या खास मर्जीतली विश्वासू माणसं होती शंभूराजेंना पन्हाळ्यावरच कैद करून कोठडीत टाकण्याची योजना त्यानं बनवली होती अण्णाजी दत्तोन त्यासाठी रायगडावरून हिरोजी फर्जन सोमाजी बंकी त्याचा भाऊ कृष्णाजी बंकी मुलगा बापूजी बंकी सूर्याजी काळे अशी अनेक विश्वासू माणसं पन्हाळ्याला पाठवली अण्णाजी दत्तोनं आपल्या या विश्वासू माणसांकरवी पन्हाळ्याचे कारभारी विठ्ठल पंत आणि किल्लेदार बहिरजी इंगळा यांना असा आदेश दिला होता की युवराजांना कैद करून बहुत सावध असणे पण संभाजी महाराजांना या कटाचा सुगावा अगोदरच लागला होता शंभूराजांच्या पाठीशी नेहमी सावलीसारखे उभे राहणारे अंताजी आणि रायाजी गाडे हे त्यांचे दूध भाऊ अर्थात धाराऊंची दोन मुलं त्यांच्या अखत्यारीत काही गुप्तहेर होते त्या गुप्तहेरांमार्फत आणि पाचारच्या महालात असणाऱ्या पुतळाबाई महासाहेबांच्या विश्वासू माणसांकरवी लगोलग ही कटाची बातमी पन्हाळ्याला शंभूराजांना कळवण्यात आली या भयंकर कटाची माहिती कळताच शंभूराजेंनी मग लगोलग बहिरजी इंगळा विठ्ठलपंत महाडकर सोमाजी बंकी कृष्णाजी बंकी सूर्याजी काळे आणि बापू बंकी यांना अटक करून कोठडीत टाकलं हिरोजी फर्जन मात्र शिताफीनं निष्ठून पळाला आणि कोकणात जाऊन लपला संभाजीराजेंनी खलिते लिहून पिलाजी मामा शिर्केंना आणि हंबीरराव मोहितेंना सावध केलं मुधोळला पत्र लिहून त्यांनी माळोजी गोरपडे आणि त्यांच्या मुलांना संताजी बैरजी आणि मालोजी यांना पन्हाळगडावर बोलवून घेतलं म्हाळोजी आणि त्यांची मुलं वाघांसारख्या झेपा टाकतच पन्हाळ्याकडे दौडत होते पन्हाळ्याची तटबंदी व्यवस्थित करण्याचं काम चाललं होतं रायाजी आणि अंताजी गाडे यांनी पन्हाळ्याचा संपूर्ण कारभार हाती घेतला होता तर परशुराम पंतांची व्यवहारावर देखरेख होती कोल्हापूर मलकापूर राजापूर रांगणा वारणाखोरे सामानगड आणि विशाळगड इथून रोज शेकडो मावळे प्रेमानं शंभूराजेंना मुजरा घालण्यासाठी पन्हाळगडाकडे येत होते आपला पन्हाळ्यावरचा कट फसल्याचं कळताच अण्णाजी मोरोपंत राऊजी इत्यादी कटवाले हादरले आता उघड संघर्ष अटळ होता प्रल्हाद निराजींनी सामोपचाराचा तहाचा सल्ला दिला पण अण्णाजीनं तो धुडकावला वीस एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी गुरुवारी अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त पाहून त्यांनी रायगडावर राजाराम महाराजांचं मंचकारोहणही करून घेतलं आणि सगळ्या दौलतीत गोंधळ पसरला काही सरदारांनी रायगडाची वाट धरली तर काहींनी पन्हाळ्याची पण बरेच सरदार गोंधळून गेले होते आणि शांतच होते धास्तावलेले हे सरदार सरलष्कर हंबीररावांवर मदार ठेवून होते पन्हाळ्याला जाऊन लढाई करून शंभूराजांना कैद करायचं असं कटवाल्यांचं ठरलं वाटेत कराडजवळ असणाऱ्या तळबिडाचे स्वराज्याचे सरलष्कर हंबीररावांनाही सामील करून घ्यायचं असंही ठरलं हंबीरराव मोहिते म्हणजे सोयराबाईंचे सख्खे बंधू राजाराम हे त्यांचे सख्खे भाचे म्हणजे ते आपल्यालाच मदत करणार हा अण्णाजींचा कयास होता अजूनही एका गोष्टीमुळं अण्णाजीला असं वाटत होतं की सरलष्कर हंबीरराव आपल्याला साथ देणार हंबीररावांची मुलगी ताराऊ यांचा विवाह राजारामांशी करून देण्याचं जवळजवळ नक्की ठरलेलंच होतं आपल्या सख्या बहिणीला राजमाता बनवायला सख्या बाचाला महाराज बनवायला आणि आपल्या लाडक्या मुलीला महाराणी बनवायला कोण नकार देणार हंबीर रावांचे धाकटे बंधू शंकराजी यांना अण्णाजीनं अगोदरच आपल्या हिजीबातर्फे चांगलं समजावून सांगितलं होतं शंकराजींचा कलही आता राजाराम महाराजांच्या बाजूने झुकला होता असं असलं तरीही शंकराजी हंबीररावांच्या शब्दाबाहेर कधीही नव्हते पाचाडच्या दिमतीची तगड्या उमद्या दहा हजार घोडेस्वरांची फौज घेऊन प्रल्हाद निराजी अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे पन्हाळ्याकडे निघाले वाटेत त्यांना काही सरदारही येऊन भेटत होते जवळ येऊन तिथल्या मोकळ्या गावठाणाच्या माळरानावर फौजेचा तळ पडला हंबीररावांचं तळबीड येथून एक मजल दूर होतं अण्णाजीनं सोयराबाईंचा खलिता तळबिडाला पाठवून दिला होता कराडच्या तंबूमध्ये मोरोपंत पिंगळे सारखा घाम पुसत होते त्यांचं मन दुधा मनस्थितीत होतं आपण करतोय ते योग्य नाही असं मन त्यांना सारखं डाचत होतं प्रल्हाद निराजींनी तर गुप्तपणे एक पत्र लिहून संभाजीराजांना पन्हाळ्याकडे रवानाही करून दिलं अण्णाजी दत्तो मात्र हट्टालाच पेटला होता आणि राहुजी सोमनाथ त्या आगीत तेल ओतत होता अळबिडाच्या मोहितेंच्या वाड्यामध्ये जमलेले मातब्बर सरदार हंबीररावांच्या प्रश्नानं आणखीनच गोंधळले होते क्रजीनं विषय काढला आपल्या बहिणीची तळी शंकराजी उचलून धरत होते आता ये बघा तसं बी राजाराम महाराज मंचकावर चढल्या ती सोयराबाई साहेब स्वराज्याच्या महाराणी आहेत तेव्हा त्यांचा हुकूम तो गादीचाच हुकूम तो मानायलाच पाहिजे शंकराजींच्या या बोलण्याला आणखीन पाच सहा सरदारांनी माना डोलावून आपली पसंती दाखवली माना डोलावून आपली पसंती दर्शवणाऱ्या या सरदारांना कदाचित हुकमाचा नीट अर्थ कळालेला नसावा हे हंबीररावांच्या लक्षात आलं हंबीरराव म्हणाले शंकराजी तुम्हासनी मतलब तरी समजतो का त्या हुकमाचा अहो ते पेशव सुरणीस दहा हजार बांड्या घोड्यांना घेऊन निघालय पन्हाळ्याकडं ते ज्योतिबाच्या जत्राला नवं तर युवराज शंभूराजांना काढण्या चढवायला हंबीर रावांचे हे शब्द ऐकून तिथं उपस्थित सगळ्यांच्याच अंगावर भीतीनं अगदी सरसरून काटा आला तोंडाचे आव असले गेले आणि चेहरे काळवंडले पण शंकराजी अजूनही आपल्या बहिणीच्याच सोयराबाईंच्याच बाजूने होते ते म्हणाले अहो दादासाहेब पेशव सुरनीस म्हणजे जाणती मंडळी ते काय असं आखरीत अमल करणार नाही आणि थोरल्या महाराजांची तशी इच्छा होती असं आम्हाला कळलंय आता युवराजांबद्दल जे काय कानी येतं तेव्हा दौलत धाकल्याच्याच ताब्यात द्यायची थोरल्या महाराजांची आज्ञा होती असं म्हणतेत यावर हंबीराव म्हणाले शंकराजी हंबीरावांचा आवाज जरा चढलेलाच होता तेवढ्यात आणखी एक सरदार ज्याचा कल ढाकल्या महाराजांच्या बाजूने होता तो धीर करून म्हणाला सर लष्कर शंकराजी म्हणतात त्यात बी तथ्य आहेच असं आम्हाला बी वाटतं थोरल्या जिजाऊ मासाहेबांनी थोरल्या महाराजांना जसं मांडीवर घेऊन स्वराज्य उभारलं आणि चालवलं तसंच ढाकल्या आऊसाहेब बी रामराजांना मांडीवर घेऊन चालवतील की स्वराज्य थोरलं शंभू राज मर्दाना लढवाय्या बहादूर गडी पण त्यांच्या बदामलाबाबत दारूच्या यसनाबाबत आणि असंच काय वाय आमच्या कानावर येतं शंभू तर दिलेलं खानाला बी फितूर झालं होतं हे काय लपून नाही तवा दौलत शंभू राजांच्या हातात साबूत राहील याची परेशानी वाटते या सरदारानं तर सोयराबाई साहेबांना थेट जिजाऊ मासाहेबांच्या पंक्तीत नेऊन बसवलं होतं आणि शंभूराजांबद्दल जे गैरसमज पसरले होते ते उघडपणे सांगितलं होतं सगळेजण हंबीररावांकडे उत्तराच्या अपेक्षेनं बघत होते हंबीररावांच्या डोळ्यात लालबुंद अंगार पेटला होता ते खवळले खामोश जबान सांभाळून बोला स्वराज्याच्या युवराजांबद्दल शंभूराजांबद्दल जेवढं वंगाळ पसरलंय ती सगळी याच नालायक हरामखोर मंत्री लोकांची आणि अण्णाजी दत्तोची करतूत आम्ही स्वतः दक्षिणेच्या मोहिमेत थोरल्या महाराजांसमोर होतो त्यांचं मन आम्ही जाणतो अव दिलेर खानच्या गोटात शंभूराजानं शिरायचं हा थोरल्या महाराजांचाच गनिमिकावा स्वराज्य राखण्यासाठी थोरल्या महाराजांनी मंत्र्यांचा बेबनाव आणि आमच्या बहिणीचा सवती भाव याचा उपयोग बेमालून करून घेतला अहो तिकडे खालती दक्षिणेकडे दोन वर जायचं तेव्हा मोंगल आणि इजापूरला वेगळं वेगळं ठेवणं निकडीच होतं तेव्हा थोरलं महाराज आणि शंभू राजांना मिळून हा नाराजीचा बनाव रचला शंभू राजानं स्वतःची बदनामी अंगावर घेतली आणि स्वराज्याचा दिलेर खानापासून बचाव केला त्या येड्या अण्णाजीचा भरम झाला की तो स्वराज्याचा कारभारी बनला तो रायगडाचा मालक बनला पण त्या येड्या अण्णाजीला मालूम नव्हतं की थोरले आबा महाराज त्यालाच वापरून घेतेत शंभू राजांच्या आणि थोरल्या महाराजांच्या नाटकामुळे दीड दोन वरून स्वराज अलगत राहिलं युवराजानं पितृचा आळ डोक्यावर घेतला अव आम्ही महाराजांना चांगलं वळिकतो जर शंभू राज खरंच दिलेर खानाला फितूर झाला असतं तर थोरल्या महाराजांनी त्यांचं डोचकच मारलं असतं शंभू राज म्हणजे अगदी सारखं त्यांनी बदनामीचं जहाल ईक पचवलं थोरल्या महाराजांनी आमासनी तवाच अण्णाजी पासून सावध राहण्याची आणि युवराजांना राखण्याची आज्ञा दिली होती आता सगळे सटपटले शंकराजी आणि तो सरदारही वरमले शंकराजी चाचरत म्हणाले पण दादासाहेब आपलं रक्ताचं नातं यावर हंबीरराव तडक म्हणाले दौलती समोर समधी नाती कवडी मोल हे स्वराज्य जिजाऊ साहेबांचं थोरल्या महाराजांचं आणि आय भवानीचं आता हे स्पष्ट झालं होतं की हंबीररावांनी आपलं वजन शंभूराजेंच्या पारड्यात टाकलं होतं सगळ्या सरदारांनी हंबीररावांची सोबत केली तळबिडाला जवळपास पंधरा वीस हजारांची तगडी फौज जमली होती कराडच्या तळावरही लवकरच ही बातमी पसरली की हंबीररावांनी शंभूराजेंना कौल दिला आणि कटवाल्यांचे पाय लटलटा कापू लागले रात्रीच त्यांच्या तळावरचे काही सरदार आपल्या सैनिकांसोबत तळबिळाच्या गोटात जाऊ लागले होते बाजू आता संपूर्णपणे पलटली होती पण अण्णाजी दत्तो चिवट होता त्यानं अजूनही एक डाव खेळण्याचं ठरवलं ऐन पहाटेच्या वेळी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तोनं तळबिळाच्या फौजेवर हंबीरराव बेसावत असताना अचानक हल्ला करायचा असा डाव टाकला मोठ्या त्वेषानं दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मोरोपंत आणि अण्णाजी दत्तोच्या नेतृत्वाखाली कराडची फौज तळबिळावर चालून गेली पण हंबीरराव अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळ्यांच्या दोन पावलं पुढे होते ते पूर्ण तयारीतच होते याशिवाय मध्यरात्रीच हंबीररावांनी आपली महत्वाची माणसं अण्णाजी आणि मोरोपंतांच्या फौजेत घुसवून निम्मी अधिक माणसं फोडलेली होती आपल्याकडे वळवली होती त्यामुळं लढाई अशी फार झालीच नाही सावध आणि भक्कम हंबीररावांच्या फौजेनं अण्णाजी मोरोपंतांच्या फौजेला चौबाजूने गराडा घातला अगोदरच द्विधा मनस्थितीत असणाऱ्या पाय लटपटणाऱ्या मोरोपंतांनी आपलं हत्यार टाकून दिलं जसं मोरोपंतांनी आपलं हत्या हत्यार खाली ठेवलं त्यासोबत सगळ्याच फौजेनं आपली हत्यारं खाली ठेवली आणि समोर शरणागती पत्करली पेशवे मोरोपंत पिंगळे रावजी सोमनाथ अण्णाजी दत्तो प्रल्हाद निराजी आणि सगळ्या कटवाल्यांना कैदी बनवण्यात आलं त्यांच्या दंडात काढण्या चढवण्यात येऊन त्यांना पन्हाळगडाकडे नेण्यात आलं सगळ्या कैद्यांची अपमानास्पद धिंड काढीत हंबीररावांनी त्यांना पन्हाळ्याच्या दरवाजाशी नेलं हंबीररावांना भेटण्यासाठी शंभूराजे स्वतः पन्हाळ्याच्या महादरवाजापाशी आले खंबीर हंबीररावांनी शंभूराजेंना मोठ्या प्रेमानं मुद्रा केला आणि म्हणाले राज हे घ्या स्वराज्याचे निमक हराम गद्दार पेशव सुरनिसान मंत्री आणि शंभूराजांनी आनंदासुरूंनी भरलेल्या डोळ्यांनी मामासाहेब हंबीरराव मोहित यांना आपल्या हृदयाशी कवटाळून घट्ट मिठी मारली मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद